श्री योगवासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग नववा श्री रामाने म्हटले अहो ब्रह्मन हरिहराधी शुद्ध आकार जात अविद्याच आहे असे जे तुम्ही आता म्हणालात ते ऐकून मी जणू काही संशय जालात पडलो आहे श्री वसिष्ठ त्यावर म्हणाले रामा सृष्टीच्या पूर्वी जगदाकाराने हीन शांत सर्व जगत संस्काराने बनलेली जी माया तिने मलिन झाल्यामुळे सर्वात्मक आणि त्यामुळे सच्चित प्रकाशयुक्त असे एक सत असते त्या सन्मात्रापासून सृष्टीसमयी जगत संस्काराची जागृती अशी कला उत्पन्न होते मेघांची तरंगणारी पंक्ती हलू लागली म्हणजे तीच जशी जलाच्या आकाराने उदय पावते त्याप्रमाणे स्वरूपाने स्थित असलेली चिती किंचित पृथक अशी होऊन गुण गुणी भेदाच्या व्यवहाराला योग्य होऊन मग प्रकट होते कडकडीत ऊन कोळे ऊन व छाया यामध्ये सूर्याचे तेज उत्तरोत्तर कसे कमी कमी झाल्याचे कल्पितात त्याप्रमाणे ती चितकला सूक्ष्म मध्यम व स्थूल अशी तीन प्रकारची कल्पिली जाते सूक्ष्म कलेच्या कल्पनेनंतर त्या कल्पकाकडून मध्यम कला मनोरूपाने म्हणजे हिरण्यगर्भ रूपाने जाणली जाते त्यानंतर <clears throat> त्याच्याकडून तीच स्थूल विराटाच्या आकाराने जाणली जाऊन तशीच स्थित होते या सूक्ष्मादी तीन अवस्थांमध्ये ती सत्व रज व तम अशी ती तीन प्रकारे कल्पिली जाते हीच प्रकृती होय अविद्याच प्रकृती आहे असे जाण सत्वादी तीन गुण हे तिचे धर्म आहेत ही अविद्या म्हटलेली प्रकृतीच्या जीवाचा संसार आहे तिचे परतीर हेच परमपद आहे येथे जे तीन गुण सांगितले आहेत तेही पुन्हा तीन प्रकारचे म्हटलेले आहेत सत्व रज व तम असा त्यातील प्रत्येकाचा गुणभेद होतो याप्रमाणे ही अविद्या गुणभेद दृष्ट्या नऊ प्रकारे विभक्त झाली आहे हे जेवढे म्हणून दृश्य आहे त्याचा हिनेच आश्रय केलेला आहे ऋषी मुनी सिद्ध नाग विद्याधर आणि देव हा विद्येचा सात्विक भाग आहे असे तू समज या सात्विक भागातील नाग व विद्याधर हे तम आहेत मुनी व सिद्ध हे रज आहेत आणि हरादिक देव हे सत्व आहे देवांची योनी ही सत्वजाती आहे त्यात अविद्या प्राकृत गुणांनी निर्मल अविद्या आवरण शून्य सत्वपदास प्राप्त झालेली आहे हे रामा हरिहराधिक हा तिचा सात्विक भाग आहे आणि त्या भागाची जो उपासना करतो तो पुनरपी या संसारात उत्पन्न होत नाही त्यामुळे तो मुक्तच म्हटला जातो हे महाभागा त्यामुळेच रुद्रादिक हे सत्वभाग आहेत मुक्त झालेले देह आहे तोपर्यंत जगात राहतात देह आहे तोपर्यंत जीवनमुक्त म्हणतात आणि देहपातानंतर ते विदेहमुक्त होऊन परमश्रेष्ठ परमेश्वर स्वरूपात मिळून जातात याप्रमाणे हा अविद्येचा भाग विद्यात्वास प्राप्त फळ झाला आहे या मासिक सृष्टीत बीजच फळ बीज बनते पाण्यापासून जसे बुडबुडे त्याप्रमाणे विद्येपासून अविद्या उत्पन्न होते पाण्यात जसे बुडबुडे लीन होतात त्याचप्रमाणे विद्येत अविद्या लीन होते जल हे दोन प्रकारचे मानले तरच त्यांना भिन्नता आहे त्याप्रमाणे विद्या व अविद्या ह्या दृष्टींच्या भेदाची कल्पना केल्यामुळेच त्यांना भिन्नता आहे वास्तविक भिन्नता नाही जल आणि तरंग हे वस्तुत जसे एकच त्याप्रमाणे येथे अविद्यात नाही विद्यात्वही नाही हे राघवा अविद्येच्या अपेक्षेने विद्या व विद्येच्या अपेक्षेने अविद्या प्रसिद्ध आहे यासाठी अविद्यादृष्टी व विद्यादृष्टी सोडल्यानंतर जे येथे आहे ते नित्यतत्व आहे विद्या अविद्या या दृष्टी नाहीत म्हणून त्यांचा त्याग केल्यावर राहिलेले जे परमात्मतत्व त्यात तू स्थिर हो अविद्या नाही आणि विद्याही नाही ही कल्पना आता पुरे झाली जे काही आहे व जे काही व्यतिरिक्त नाही ते चित संविदाचं आहे त्याचाच अवभास होत नाही असे झाले म्हणजे त्या सत्तेलाच अविद्या म्हणतात आणि तेच विदित झाले म्हणजे अविद्याक्षय नामक विद्या प्राप्त होते विद्येच्या अभावी मात्र विद्या या नावाची कल्पना मिथ्याच उद्भवते प्रकाश आणि अंधकार याप्रमाणे मनात परस्पर विरुद्ध असलेल्या त्या विद्या अविद्या यातील एक अविद्या विलीन झाली असता त्या दोन्ही कल्पना क्षीण होतात हे राघवा वरील वरील दोन कल्पनांचा क्षय झाला म्हणजे पूर्णानंदरूप प्राप्य वस्तू तेवढी अवशिष्ट राहते अविद्येचा क्षय झाला असता विद्यापक्षही क्षीण होतो त्यानंतर जे अवशिष्ट राहिलेले ते सर्व बाधा रूप असल्यामुळे काही नाही किंवा ते परमार्थ सद्रूप असल्यामुळे सर्व काही या रूपाने तेच पसरलेले आहे त्याचे दर्शन हेच तत्वत सर्व दर्शन आहे आणि सर्वांचे दर्शन आहे बाध हा वटबीजा वटबीजामध्ये जसा पुष्पफलाधिकांनी युक्त असा वटवृक्ष असतो त्याप्रमाणे सर्व शक्ती सर्व शक्तींचे संपुष्ट आहे ते किंचित्व आकाशाहूनही शून्य आहे पण चिदात्मक असल्यामुळे ते शून्यही नव्हे सूर्यकांतामध्ये जसा अग्नी किंवा दुधामध्ये जसे तूप त्याप्रमाणे हे सर्व त्या चिदात्म्यामध्ये आहे जसा अग्नीपासून स्फुल्लिंग सूर्यापासून प्रकाश त्याप्रमाणे देश काल क्रिया यांचा उदय झाला असता त्या स्फुरण पावणाऱ्या संविधेपासून हे जीव उत्पन्न होतात म्हणूनच समुद्र हा जसा तरंगाचा सांता आहे व निर्मल मणी हा जसा तेजाचा साठा आहे म्हणूनच समुद्र हा जसा तरंगाचा साठा आहे व निर्मल मणी हा जसा तेजाचा साठा आहे त्याप्रमाणे ते या अनंत जीव संविदाचा नित्य आश्रय आहे प्रत्येक वस्तूमध्ये सबाह्याभ्यंतर ते सत आहे कारण प्रत्येक वस्तूची सत्ता त्याच्या अधीन आहे ते नेहमीच त्रिविध परिच्छेद रहित आहे त्यामुळे जीवाचे नाहीसे होणे हे घटाकाशातच्या निघून जाण्याप्रमाणे औपचारिक आहे घट निघाला असता घटाकाश निघाले असे वाटते तसेच चित्त निघाले असता जीव निघाला आहे असे भासते लोखंड हल्ल्यास जसा लोहचुंबक कारण त्याप्रमाणे करता नसलेल्याही सतला करता म्हटले जाते लोहचुंबक जवळ असला म्हणजे जड लोखंडही जसे हलू लागते त्याप्रमाणे त्या चितच्या सत्तेने हा जडाकार देहही कार्य करू लागतो त्या अज्ञात ब्रह्मामध्ये चित्त या नावाचे जगाचे एकच बीज त्यामध्ये पूर्व पूर्व जगद जगदनुभवजन्य संस्कारामुळे उत्तरोत्तर कल्पना होऊन जलात जशा लाटा त्याप्रमाणे चित्तामध्ये स्थित आहे जे जाणले असता आकाशाहूनही रूपरहित अशा विचित्र चित्तात दुसरे काहीच असू शकत नाही इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे नवमस सर्ग श्रीराम